श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग तेहतीसावा श्री वसिष्ठ म्हणाले हे शशिशेखर सर्वव्यापी व अनंत परंतु एकरूप चित्तत्वाला द्वित्व कसे प्राप्त झाले आहे त्याला द्वित्व स्वतःच आपोआप प्राप्त झाले आहे की ते सकारण आहे जर ते स्वतःच्या काही निमित्ता वाचून उत्पन्न झाले असेल तर याचा संकोच होण्यास काही कारण नसल्यामुळे ते असंख्य पर्यायाने व्याप्त होणार व अनादिकालापासून प्रवृत्त असणार ते तत्वबोधाने बाधित कसे होईल एक अगंतुक व त्याप्रमाणे दुर्बल आत्मज्ञान याचे निवारण करून दुःखाचा आत्यंतिक नाश करण्यास समर्थ कसे होईल श्री ईश्वराने म्हटले ते ब्रह्म सर्व सत व एकच आहे तेव्हा द्वित्व व एकत्व या कल्पनांचा उदय निर्मूलच आहे जर द्वित्व असले तर एकत्वाची कल्पना होते व एकत्व असेल तर द्विरूपता पण छिद्रूपमध्ये या दोन्ही कला आहेत असे म्हणावे तर छिद्रूपत्वांमुळेच त्या दोन्ही कल्पना असत आहेत कारण त्यांना सत्य मानल्यास चिदेक सत्वाचा व्या व्याघात होतो मुळात एकाचाच अभाव असल्यामुळे एकत्व व द्वित्व या दोघांचाही अभाव होतो कारण एका वाचून द्वितीय नाही व द्वितीया वाचून एकता नाही कारण व कार्य या दोघांचेही सार एकच असल्यामुळे त्यांना एकरूपताच आहे बीजापासून फलापर्यंत वृक्ष ही एकच वस्तू असूनही विकारामुळे जशी त्याविषयी भिन्न भिन्न कल्पना होते त्याप्रमाणे चित्तत्व विकारांच्या रूपाने स्वतः चिन्मयच स्फुरण पावते सर्व विकारांमध्ये चित हाच परमार्थ व चित सर्वांचे सार असल्यामुळे विकारांचा वास्तविक भेद नाही कारण हा सर्व घटादी विकार त्या सद्वस्तूपासूनच उत्पन्न होऊन जल आणणे इत्यादी अनेक कार्यांच्या योगाने सार्थकतेस प्राप्त होऊन सुखादी भोगांमध्ये परवसान पावतो भोग म्हणजे चितमध्ये परवसान पावणेच होय यासाठी चित हेच त्यातील सार आहे म्हणून <clears throat> सर्व जगत कल्पना मात्र आहे असे सिद्ध झाले असता खऱ्या पाण्यातील तरंग व पर्वत शिखरावरील माळ जमिनीवर भासणाऱ्या मृगजळातील तरंग यात काहीच भेद राहत नाही फार काय पण तो पर्वतही सशाच्या शिंगासारखाच आहे ज्या तत्ववेत्याला सशापासून उत्पन्न झालेला व्रीही यवादिकांच्या अंकुर ब्रह्मरूपाने सत्य भासतो त्याला सशाच्या शृंगासारखा अत्यंत असत पदार्थ व व्यावहारिक सत्य पदार्थ यात काही फरक दिसत नाही जगातील सर्व भिन्न भिन्न पदार्थांना आत्मबोध एकत्र सांगतो त्याविषयी नुसत्या वाचिक युक्त्या व्यर्थ आहेत कारण जोवर अज्ञान नाहीसे झाले नाही तोवर नुसत्या शाब्दिक युक्त्यांनी साक्षात अनुभवाने सिद्ध होणाऱ्या द्वैताचा उच्छेद होणे शक्य नाही तरंग त्याचे कण लाटा मोठे जलौघ इत्यादी जलाचे विकार जसे जलाहून भिन्न नाहीत त्याप्रमाणे ब्रह्माचे सर्व शक्तित्व तत्वदृष्ट्या ब्रह्माहून भिन्न असू शकत नाही पुष्पे पल्लव पाने इत्यादी जसे लतेहून निराळे नाही तसे द्वित्व एकत्व जगत्व त्वमत्व अहंत्व इत्यादी चितीहून पृथक नाही देश काल विकारादी जो चितचा भेद केला आहे तो जर चितच आहे तर द्वित्व नाहीच तेव्हा हे द्वित्व कसे उत्पन्न झाले असे जे तू विचारित आहेस ते असत आहे त्या असत विषयाविषयी तू जो प्रश्न केला आहेस तो उचित नाही देश काल क्रिया सत्ता नियती इत्यादी सर्व शक्ती चिदात्मकच आहेत कारण चितच्या सत्वामुळेच त्या सर्व शक्ती सत्तायुक्त आहेत चित चैत्य व त्याचा व्यवहार यांचा समाहार हाच रूप प्रपंच असून ते सर्व चित्तत्वच आहे त्याचप्रमाणे ब्रह्मादी स्तंभपर्यंत जो नामप्रपंच तोही छिद्रूपच आहे जसे जलतरंगादिकात अनुगत असलेले रससामान्य तरंगादी नावास योग्य होऊन राहिलेले असते त्याप्रमाणे सर्व नामप्रपंच हाही छिद्रूपच आहे ज्याच्यामध्ये तरंगाचा संभवच नाही अशा छिद्विलासरूप महासागरावर तरंग उठल्यासारखा जो भास होतो तोच चैत्य संबंध आहे तेच हे परमतत्व सत्य ईश्वर शिव शून्य एक परमात्मा इत्यादी नावांनी सर्वत गायले जाते याप्रमाणे रूप व नाम यांना अतीत असलेले जे परमात्म्याचे रूप व तसेच हे जे शुद्ध अमल अहम रूप ते वाक व मन यांचा विषय होत नाही हे जे जगत दिसत आहे ते त्या छिद्रूप महालतेचे फल पुष्प पल्लव इत्यादी आहे ते सर्व तन्मय असल्यामुळे त्याहून भिन्न नाही तीच महाचित अविद्या याच विचित्र रंगाने रंगविलेल्या चष्माने जेव्हा युक्त होते तेव्हा जीवसंज्ञक होते <coughs> आणि दोन चंद्राप्रमाणे स्वरूपाच्या बाहेर जीवभाव व जगद्भाव पाहते मी परिच्छिन्न व जड आहे अशा अस्वाभाविक स्थिती नाहीशा करावयाच्या झाल्यास त्याला कारागिरीची काही गरज लागत नाही केवळ दृढ संकल्पाने हे जे दुःख प्राप्त झाले आहे ते त्याविषयी संकल्प न केल्यानेच नाश पावते त्यात क्लेश कशाचा काहीतरी संकल्प करून मनुष्य दुःखात निमग्न होतो आणि कशाचा तरी भावनेने तो चित स्वतः स्वविकल्परूपच अन्यतेचा अनुभव घेतो स्वतः कलंकरहित स्थित असतानाच ती संकल्पाने कलंकयुक्त परयुष्टक रूपद होते आणि त्या रूपाने संसार नदीस प्राप्त होऊन औपाधिक चेतनानेच स्फुरण पावते आपल्या निष्कलंक चेतनाने स्फुरण पावत नाही स्वतः चिद्रूप असलेली ती या परियुष्टकांशी ध्यास रूप जीवतेस प्राप्त होते आणि तो जीव चिन्मय चित प्रचुरच होऊन प्राणादी क्रिया करतो आता स्थूल देहाच्या प्राप्तीचा क्रम पहा वर सांगितल्याप्रमाणे जीवत्वास प्राप्त झालेला अतिवाहिक देह परियुष्टकमय सूक्ष्म शरीर पांचभौतिक स्थूल देह संसारात्मक होऊन देहाचा लाभ होण्यासाठी विही यव भाष इत्यादी द्रव्य मी झालो आहे असे मानतो प्राणाने खाल्लेले ते द्रव्य तत्काल वीर्य बनते त्यानंतर त्याचा स्त्रीच्या ठिकाणी गर्भाधान करणे भूमीत पेरणे द्वारा मी प्राणवान स्थूल देह झालो आहे असे तो सुहत सूक्ष्म देह मानतो अनुभवात्मक ब्रह्मच पूर्वोक्त अहंतादी क्रमाने स्थूल देहाचा अनुभव येतो या भ्रमाने चक्षुरादी बाह्य इंद्रियांच्या द्वारा बाह्य स्थावर व जंगम जगत पाहते आणि पुन्हा त्याच्या वासनेने स्वतःही तसे तसेच होते आता पूर्वीच्या मशकाचा देह सोडताना त्या देहाच्या वासना रूपाने सूक्ष्मत्वाने राहिलेल्या पर्युष्टकाच्या दृढ परिचिती मशकाकाराची व सूक्ष्म देहाची निवृत्ती कशी होते व ज्याचा पूर्व शरीरात अभ्यासच केला नाही त्या हत्तीच्या आकाराची व स्थूलतेची कशी प्राप्त होते असे विचारशील तर त्याचे उत्तर असे की कावळा डहाळीवर येऊन बसायला ती मोडायला व त्यामुळे तत्काळ कावळा मरायला अदृष्ट कर्म जसे कारण होते तसे दृढ अभ्यस्थ व्यासनेचा क्षय होण्यास व फार प्राचीन वासनेचा अकस्मात उदय होण्यास फक्त पूर्वकर्मच कारण आहे त्यामुळे मशकादी जन्मातील दृढ परिचित सूक्ष्मत्वाचाही क्षय होऊन अतिस्थूल शरीराधिकांचे मरणसमयी स्मरण होते त्यामुळे तो सूक्ष्मदेहाचा त्याग करतो द्वित्वाची भावना केल्यामुळे जो एक आहे त्यालाही द्वित्व प्राप्त होते पुरुषाने वेताळाची भावना केली म्हणजे त्याला भयंकर वेताळ दिसू लागतो मला द्वित्व नाही अशा भावनेने कल्पलेले द्वित्वही ही निवृत्त होते मी हे करीत नाही अशा संकल्पाने पुरुषाचे कर्तृत्वही जसे निवृत्त होते त्याप्रमाणे मी द्विरूप नाही एक रूप आहे अशा भावनेने आत्म्याचे द्वित्वही निवृत्त होते तात्पर्य द्वित्व संकल्पाने एक जो आत्मा त्यालाही द्वित्व प्राप्त होते व अद्वैत भावनेने अनेकाकार जगला जगला जगालाही एकरूपत्व प्राप्त होते आत्मा परमात्मरूप आहे त्यामुळे ता द्वित्व विद्यमानच नाही कारण तो अविकार्यादी धर्मानी युक्त आहे व सर्वदा सर्व व्यापक आहे जे आपल्या संकल्पानेच रचलेले असते त्याच्याविषयीचा संकल्प सोडला की ते क्षीण व नाहीसे होते हे मुने जसे मनोराज्य किंवा गंधर्वनगर संकल्पानेच रचलेले असते त्यामुळे संकल्प टाकताच ते नाहीसे होते हे प्रसिद्ध आहे जसा संकल्प करण्यात क्लेश आहे तसा संकल्प सोडण्यात क्लेश नाही कारण केवळ औदासीन्य स्वीकारल्यानेच त्याचा नाश होतो गंधर्व नगराला उत्पन्न करण्याला संकल्प यक्ष हाच कारागीर आहे ते नगर जोडण्याला कोणी लागत नाही संकल्प पुष्ट होताच दुःख जर झाले आहे तर तो थांबताच दुःख जाईल यात काय संशय थोडा संकल्प करताच मनुष्य दुःखात बुडतो व संकल्प न केल्याने तुझी चेतना संकल्प सर्पापासून जर सर्वथा मुक्त झालेली नसेल तर तू सर्व गुणांनी श्रेष्ठ अशा नंदनवनात जरी असलास तरी आनंदाने प्रसन्न होणार नाहीस शरदकाली आकाशाचे उदर जसे निर्मल असते त्याप्रमाणे तू आत्मविवेकरूपी वायूंनी संकल्प मेघांना उडवून देऊन अत्यंत निर्मलतेस प्राप्त हो वसिष्ठा तू आपल्या अतिशय वेगयुक्त संकल्पना दिस मणिमंत्राने सुकवून टाक आणि त्यात वाहत जाणाऱ्या स्वतःला धीर देऊन मनोरहित होऊन संकल्परूपी वायूमुळे अत्यंत चंचल होऊन वावटळीतील पाने व गवत यांच्या तुकड्याप्रमाणे भ्रमण करणाऱ्या चिदात्म्याचा सर्व भूतांच्या हृदयाकाशात आश्रय देऊन त्याला पहा स्वतःच स्वसंकल्प करणे हेच ते कालुष्य घालवून व परमप्रासादास प्राप्त होऊन तू परमानंदवान हो आत्मा सर्वशक्तिमय आहे तो ज्याची अशी दृढभावना करतो ते तसे स्वसंकल्पाचे विकसनच पाहतो हे ब्राह्मणा हे मिथ्या जग केवळ संकल्पानेच उठलेले आहे त्यामुळे ते नुसत्या असंकल्पानेच त्याचा संकल्प न केल्याने कुठेतरी जाऊन लपते संकल्परूपी पूर्व वायूकडून हलविले जाणारे हे जन्मरूप मेघांचे जाळे असंकल्परूप पाश्चात्य वायूच्या स्पर्शामुळे परमपदी विश्रांती पावते अतिशय वाढलेल्या या तृष्णारूपी विषवल्लींचे संकल्परूपी मूळ उपटून टाक म्हणजे ती अगदी सुकेल अविद्या काम संकल्प यांच्या नाशानंतरही जर जगत भासलेच तर ते केवळ गंधर्व नगरासारखे भा प्रतिभास मात्र भासत असते म्हणजे जोपर्यंत जोवर तो जीवनमुक्त त्या जगाला मानतो तोवरच ते प्रतीत होते त्याने त्याला पाहण्याचे टाकले की ते क्षय पावते एखादा राजा मी प्रभू आहे ही गोष्ट विसरून जोवर त्याला पुन्हा मी राजा आहे असे स्मरण होत नाही तोवरच शोक करतो तत्ववेत्ता ही जोवर मी ब्रह्म आहे असे जाणत नाही तोवरच जगत प्रतिभासामुळे दुःखी होतो पण आत्म्याच्या उपदेशाने राजाला मी राजा आहे व तत्ववेत्याला मी ब्रह्म आहे अशी स्मृती झाली म्हणजे जसा शरद कालाने घालविलेला प्रावृत काल पर्जन्य करण्यास समर्थ होत नाही त्याप्रमाणे मग त्या स्मृतीला पूर्वीची जाड्य दुःख स्मृती पुन्हा आच्छादित करू शकत नाही कारण जसा तार व मंद स्वरातील तो जो अतिशय उंच स्वर असतो तोच इतर स्वरांना पराभूत करून श्रोत्यांच्या कानापर्यंत जाऊन पोहोचतो त्याप्रमाणे दोन प्रकारच्या चित्तवृत्तीतील जी वृत्ती चिरकाल मनन निधिध्यासन इत्यादी अभ्यासरूप प्रयत्नाने दृढ प्रवाहरूपी बनलेली असते तीच वाढते व अशी जी घनप्रवाहरूप नसते ती पराभूत होते यासाठी मी एक अद्वितीय शिवदेव आहे मीच हा नित्य अपरोक्ष आनंद एकरस आत्मा आहे अशी भावना कर या भावनेने युक्त झाल्यावर तू खरोखर तोच होशील ज्याप्रमाणे तुझ्यासारख्यांना हे बाह्यपूजन असंभवनीयच आहे कारण ते अविरक्त तुच्छ फलाविषयी इच्छा ठेवणारे असतात त्यांच्या ठिकाणीच ते ठीक असते तुला परमार्थ सत्व उत्तम पद परब्रह्म हाच एक योग्य देव आहे याच्या पूजनामध्ये पूजक पूजादी द्रव्यांचा स्वामी षोडशोपचाराने चांगले पूजन व प्रतिमा लिंग इत्यादी पूज्य काही नाही ते सर्व त्या पूजनात तुच्छ आहे कारण ती सर्व पूजक पूजन पूजादी सामग्री केवळ मनकल्पना मात्र आहे इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाणप्रकरणे पूर्वार्धे त्रयस्त्रीश सर्गः श्रीराम